श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय तेहत्तीसावा राजसूय यज्ञ जरासंधाचा वध पंडूराजा यमाच्या कृपेने स्वर्गात गेलेला होता त्याचे पुत्र इंद्रप्रस्थ येथे राज्य करीत होते त्यांनी जर राजसूय यज्ञ केला तर पंडूला स्वर्गात इंद्राजवळ मोठ्या सुखाने व मानाने राहता आले असते नारद मुनी पंडूला भेटण्यासाठी स्वर्गात गेले तेव्हा ही गोष्ट पंडूने त्यांच्याजवळ बोलून दाखवली तो नारदानं म्हणाला <clears throat> युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करायला सांगा माझी इच्छा आहे म्हणून सांगा यमाच्या कृपेने मला जरी येथे दुःख नसले तरी इतरांच्या नरक यातना पाहाव्या लागतात त्या तरी टळतील नारद इंद्रप्रस्थास गेले व त्यांनी पंडूचा निरोप धर्माला सांगितला व राजसूय यज्ञ करावा अशी सूचनाही केली नंतर नारद संचारासाठी अन्यत्र निघून गेले राजसूयासाठी लागणारे धन धर्माच्या चारी भावांनी चारी दिशात जाऊन दिग्विजय करून मिळवून आणावे असे ठरले धर्माने कृष्णाचे सहाय्य घ्यायचे ठरवून त्याप्रमाणे द्वारकेत दूतांकरवी संदेश पाठवला त्याचवेळी काही राजांनी कृष्णाकडे गुप्तपणे पाठवलेले पत्र कृष्णाला मिळाले होते जरासंधाने आपल्या कैदेत बावीस सहस्त्र राजांना डांबून ठेवले होते त्यांनी तूच सोडव असे कृष्णाला विनवले होते ती कामगिरी मनात ठेवून कृष्णाने इंद्रप्रस्थास जाण्याचा बेत केला चारी भाऊ दिग्विजयासाठी चारी दिशास गेले होते त्यातील नकुल द्वारकेस गेला त्याने कृष्णाजवळ राजसूय यज्ञाचा धर्माचा बेत माग सांगितला आणि सहाय्य करण्यास प्रार्थना केली धर्माचा संदेश आधीच आल्याचे सांगून कृष्णाने नकुलास धर्माकडे परत पाठवले कृष्ण येत आहे असा निरोप नकुलाने धर्माला सांगितला कृष्ण इंद्रप्रस्थास गेला धर्माशी तो विविध राजाबद्दल बोलत बसला धर्म म्हणाला इतर सर्व राजांनी इंद्रप्रस्थे येथील माझ्या राजसत्तेला मान्यता दिली आहे फक्त मगधाचा राजा जरासंध हाच मानित नाही त्याला जिंकायला हवे नाहीतर राजसूय यज्ञात विघ्न येईल कृष्ण म्हणाला त्याच्याशी उघड युद्ध करण्यापेक्षा आपण युक्तीने त्याचा नाश करायला हवा मी अर्जुन व भीम गुप्तपणे विप्रवेशाने त्याच्या राज्यात जातो त्याला भेटतो आणि द्वंद्वयुद्धाचे आव्हान देऊन भीमाकडून त्याचा वधच घडवून आणतो त्याप्रमाणे ठरले <clears throat> कृष्णार्जुन व भीम गुप्तपणे जरासंधाच्या नगरात शिरले त्यांनी मुख्य नगारेच फोडून टाकले नंतर आड रस्त्याने ते जरासंधाकडे गेले पुष्कळ वेळ ते तसेच बसले होते तेव्हा जरासंधाने त्यांना विचारले विप्रानो घाबरू नका तुम्हाला मी काय देऊ कृष्ण म्हणाला तू आमच्या तिघांपैकी योग्य प्रतिस्पर्ध्याशी द्वंद खेळावे अशी आमची इच्छा आहे जरासंधाने त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि ते कृष्ण भीम व अर्जुन आहेत असे ओळखले त्याने फक्त भीमाशी द्वंद्व खेळण्यास मान्यता दिली गदायुद्ध आणि मल्लयुद्ध करायचे होते नगरात सर्वत्र घोषणा केली गेली भीमसेन व जरासन यांचे मल्लयुद्ध होणार आहे नागरिक दुसऱ्या दिवशी द्वंद्व पाहायला आले आखाड्यात उतरून भीम व जरासन या दोघांनी गदायुद्धाला प्रारंभ केला नाना प्रकारचे पवित्रे घेत परस्परांवर मर्मस्थानी गदेचे प्रहार करीत त्यांनी गदा मोडेपर्यंत युद्ध केले मग मुष्टीयुद्ध व मल्लयुद्ध केले नऊ दिवस अशा प्रकारे लढूनही जरासंधाचा पाडा होईना जरासंधाला असा वर होता की त्याच्या देहाचे उभे दोन तुकडे केले तरच तो मरेल ही गोप्त गोष्ट होती जरा नावाच्या म्हातारीने मगध राजाला झालेले दोन अर्धांगधारी पुत्र एकत्र जोडून जरासंधाला जिवंत केले होते जसे दोन भाग जोडून तो घडवला गेला तसे त्याला वेगळे करून मारायला हवे होते भीम जरासंधाशी लढत होता पण थकला होता कृष्णाने गवताची काडी उचलून भीमाला दिसेल अशा रीतीने ती उभी धरली व तिचे उभे दोन तुकडे केले आणि सुलट बाजूस फेकले भीमाने ते पाहून जरासंधाला संधी साधून जमिनीवर पाडले त्याचा एक पाय आपल्या पायाखाली दाबला दुसरा पाय दोन्ही आतारीत धरून त्याने जरासंधाचे धड उभे फाडले आणि त्यामुळे मस्तकापर्यंत सर्व देह द्विधा झाला ते दोन्ही तुकडे त्याने उलटसुलट दिशांना फेकले आखाडा जरासंधाच्या रक्तांच्या चिळकांड्याने माखून गेला भीमाचे शरीरही त्या रक्ताने माजले तो साक्षात कृतांतासारखा भयंकर दिसू लागला जरासंधाच्या जुलमी राज्यकारभाराला लोक कंटाळलेले होते त्यांनी भीमाचा जयजयकार केला कृष्णाने जरासंधाच्या कैदेतील हजारो राजांना बंदमुक्त केले जरासंधाचा पुत्र सहदेव याला राज्याभिषेक केला पांडवांच्या राजसूय यज्ञास मान्यता देण्यास भाग पडले नंतर सर्व राजांना राजसूय यज्ञाला येऊन धर्माला सहाय्य करण्यास सांगितले आणि अर्जुन कृष्ण व भीम इंद्रप्रस्थास परत गेले कृष्ण द्वारकेस गेला व निमंत्राप्रा निमंत्राप्रमाणे सर्व स्त्रीवर्ग बंधू व पुत्र पौत्र यासह इंद्रप्रस्थास परत उपस्थित झाला राजसूय यज्ञाची पूर्वतयारी झाली यज्ञात भीष्मांचा मोठा मान ठेवण्यात आला कृष्णाने ब्राह्मणांचे पाय धुण्याचे व भोजनोत्तर उष्टी काढण्याचे काम घेतले विदूर धनाध्यक्ष झाला अश्वत्थामा विप्रांना लागणारे साहित्य पुरवू लागला राजांची पूजा संजयाने करावी असे ठरले उपाहार भोजन व्यवस्था दुःशासन पाहणार होता अशीच विविध लोकांकडे विविध कामे वाटून दिली गेली यज्ञाची तयारी व यज्ञ यासाठी एक वर्षाचा अवधी लागला यज्ञाची दीक्षा धर्माने घेतली होती भीमाकडे ब्राह्मणांना आग्रह करून अन्न वाढण्याचे काम दिले होते तो ब्राह्मणांना आग्रह करून वाढीत होता पण त्याचवेळी रागावून म्हणत होता हवे तेवढे कहा पण पात्रात अन्न टाकू नका त्याला भिवून ब्राह्मण मनापासून जेवत नव्हते काही दिवसातच हे कृष्णाने ओळखले तेव्हा असे वागण्याचा परिणाम काय होतो ते भीमाला समजावे म्हणून कृष्णाने त्याच्याजवळ विषय काढला रुकोधरा गंधमादन नावाचे एक तपस्वी ऋषी आहेत त्यांची या यज्ञात उपस्थिती कशी नाही त्यांना बोलावून घेऊन यावे लागेल तू गेलास तर बरे होईल भीमाला बळाचा गर्व होता आणि ऋषी आपल्याला भेटले की ते प्रेमाने येतील असा विश्वास होता तो धर्माची अनुज्ञा घेऊन व कृष्णाला त्या ऋषींच्या आश्रमाचा ठाव ठिकाणा विचारून निघाला वाटेत एक वेगळीच घटना घडली भीमाचा गर्व हरण करा म्हणून वायुपुत्र हनुमान त्याच्या वाटेत लहानशा माकडाचे रूप घेऊन बसला होता भीमाने पाहिले तो वानराचे मोठे थोरले शेपूट वाटेत आडवे आले होते भीमाला ते ओलांडून जाणे प्रशस्त वाटेना तो वानराला म्हणाला तुझे हे पृच्छ वाटेतून बाजूला कर वानर नम्रतेने म्हणाला मी अशक्त झालो आहे तूच हे पुच्छ बाजूला कर नि पुढे जा भीम तुच्छतेने म्हणाला त्यात काय आहे मग भीमाने पुच्छ उचलून ते सरकवण्याचा प्रयत्न केला पण ते जणू भूमीला घट्ट चिकटून बसले होते भीमाने आपले सर्व बळ पणास लावले पण ते पुच्छ हलेना तो घामाने चिंब झाला वानराला विचारू लागला तू आहेस तरी कोण तेव्हा मारुतीने आपली ओळख करून दिली तो म्हणाला मी वायूचा पुत्र म्हणजे तुझा मोठा भाऊच आहे हनुमान मारुती अंजनेय अशी मला अनेक नामे आहेत प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मी चिरंजीव आहे व वज्रदेही आहे तू आपल्या बळाचा गर्व करू नकोस मी श्रीकृष्णाच्या व तुमच्या कार्यात पुढे सहाय्य करणार आहे त्याला वंदन करून व क्षमा मागून भीम पुढे गेला ते ऋषी ज्या पर्वतावर राहत होते तेथे तो गेला ऋषींचे स्थान जवळ आहे त्याला दुर्गंधी वायू जाणवू लागला नाक मुठीत धरून तो तसाच पुढे गेला त्याला ते ऋषी ध्यानस्थ बसले असून त्यांचे तोंड कुरूप आहे व ते फार घाणेरडे आहे असे दिसून आले तरीही कर्तव्य म्हणून भीम त्यांच्याजवळ गेला त्यांनी नेत्र उघडले भीमाने राजसूय यज्ञासाठी त्यांना बोलावणे केले पण आपले मुख्य अत्यंत दुर्गंधीयुक्त असल्यामुळे आपण राजसूय यज्ञाला येणार नाही असे त्यांनी सांगितले आपण एवढे तपस्वी असून ही विकृती कशी भीमाने विचारले ऋषी म्हणाले ब्राह्मणांचा अपमान करणे उद्धटपणे बोलणे यामुळे मला ही विकृती उत्पन्न झाली आहे तू यज्ञात जेवायला आलेल्या विप्रांजवळ नम्रपणे वाघ भीम चांगलाच वरमला त्या ऋषींचा निरोप घेऊन तो परत इंद्रप्रस्थास आला कृष्णाला म्हणाला कृष्णा मला तिकडे पाठवण्याचा तुझा हेतू मला कळला बरे नंतर भीम पुन्हा ब्राह्मणांशी उद्धटपणे बोलला नाही बळाचा गर्वही त्याने केला नाही त्याची नम्रता पाहून सारेजण आश्चर्य करीत राहिले दुर्योधनाने त्या यज्ञात कृष्णाला म्हटले यादव श्रेष्ठा तू सर्वांशी समतेने वागण्याची ग्वाही देतोस पण तुला आम्हा कौरवांपेक्षा पांडवच जवळचे वाटतात ही विषमता कशी करतोस कृष्ण म्हणाला सुयोधना खरे सांगू का मी जरी समत्वाने वागत असलो तरी सज्जनांना मी त्यांच्या जवळचा वाटतो आणि कुबुद्धी असणाऱ्यांना मी परका वाटतो आता तूच मला सांग या पंक्तीत कितीतरी ब्राह्मण जेवत आहेत यातले सत्पात्र ब्राह्मण कोण कोण आहेत ते तू शोधून काढ दुर्योधनाने पंक्तीकडे न्याळून पाहत म्हटले मला या ब्राह्मणात एकही सत्पात्र ब्राह्मण दिसत नाही आता मी धर्माला हाच प्रश्न विचारतो असे म्हणून कृष्णाने धर्माला विचारले धर्म म्हणाला कृष्णा सारे ब्राह्मण सत्पात्र व सज्जनच आहेत कृष्ण दुर्योधनाला म्हणाला पहा आपली दृष्टी असते तसेच जग दिसते दुर्जनाला सर्व दुर्जनच दिसतात तर सज्जनाला सर्व सज्जन दिसतात मी तुला दूरचा वाटतो कारण दुरावा तुझ्याच ठिकाणी आहे पांडव स्वतःला माझ्या जवळचे समजतात त्यामुळे मी त्यांना आपला वाटतो दुर्योधन निरुत्तर झाला त्या यज्ञात एका ब्राह्मणाचे प्रेत घेऊन एक स्त्री रडत आली तिला हा काय प्रकार आहे असे विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली हे माझे पती गंगातीरी राहून हे नित्य शिवपूजा करीत असत शिवपूजेसाठी कैलासावर विमानाने हे नेहमी जात पण आज मात्र भर दिवसा त्यानं मजविषयी विलासबुद्धी होऊन हे एका वनात शिरले तो तेथे यांना विषारी साप चावला व तात्काळ मरण पावले मी अबला मी तिथे एकटी रुदन करीत असता नारद मुनी दयेने प्रेरित होऊन तिथे आले ते मला म्हणाले तू तुझ्या पतीचा देव घेऊन धर्माच्या राजसूय यज्ञात जा तेथे पुण्यशील असे अनेक ऋषी आहेत त्यातील कोणी जर आपले पुण्य खर्च करून यावर जलसिंचन करू करील तर हा जिवंत होईल मी त्याप्रमाणे येथे आले आहे यज्ञमंडपातील कोणीही आपली पुण्य देण्यास तयार झाला नाही तेव्हा पांडवही आश्चर्य करू लागले सर्वजण धर्मांकडे धर्माकडे पाहू लागले कृष्णाकडे जाऊन धर्म त्याला आपली लाज राख असे म्हणू लागा तेव्हा कृष्णाने हातात जल घेऊन प्रतिज्ञा केली मी जर जन्मापासून ब्रह्मचर्य पालन केले असेल तर या जलप्रोक्षणाने हा मृत ब्राह्मण पुनरुज्जीवित होवो असे म्हणून त्याने क्षणभर नेत्र मिटले त्या शवावर जलसिंचन केले पण त्याआधी कृष्णाच्या तपश्चर्याच्या प्रतिज्ञेबद्दल शिशुपालाधिक प्रतिपक्षाने त्याची टवाळी केली परंतु तो ब्राह्मण क्षण दोन क्षणातच जिवंत होऊन उठून बसला आणि सर्व सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाचा जय जयकार झाला विपक्षी आणि माना खाली घातल्या यज्ञ चालू असताना यज्ञकुंडातून एक कोल्हा तेथे प्रकट झाला आणि मनुष्यवाणीने त्याने भयंकर नियती बोलून दाखवली या यज्ञात एक भयंकर मृत्यू होईल या राजाला तेरा वर्षेपर्यंत मोठ्या विपत्तीला तोंड द्यावे लागेल येथे जमलेले क्षत्रिय रथी महारथी मोठ्या युद्धात मरण पावतील असे बोलून तो कोल्हा तेथून अंतर्धान पावला अध्याय तेहतीस समाप्त श्री कृष्णार्पणमस्तू